डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्री मुद्गल पुराणातील एकोणती पहिल्या खंडातील एकोणतीसावा अध्याय आपण वाचणार आहोत त्याचं नाव आहे शिव मत्सरासुर समागमो ओम श्री गणेशाय नमहा इंद्रासी बंदी करून मत्सर आनंदपूर्ण मन ऐरावतावर बसून अमरावतीत प्रवेश करी विरोचनादी वीरांसहित शोभला प्रभावे बलवंत इंद्रासनी तो बैसता विनत अप्सरा गणत्यासी वंदिती गंधर्व चारणादी भयभीत होते उभे आसमंतात महाभाग मत्सराची सेवा करीत आपापल्या विद्येने ते देवतांच्या सर्व उद्यानात मत्सरासुर संचार करीत देवभोग भोगी असंख्यात कुशलतो तो विजयी मदोन्मत्त देवस्थाने सर्व मोडून दैत्यांची दिली ती विभागून त्या त्या स्थानी विराजमान मुख्य मुख्य असुर झाले अतिदर्पयुक्त ते सेविती मत्सरासी एकमती एके दिवशी तयांप्रती मत्सर म्हणे गर्वाने इंद्रासनी तो विराजमान म्हणजे असुरांसी हासोन विरोचनाधीस बोलावून ब्रह्मादिदेव कान आले माझ्या दरबारी उपस्थित देव येती द्वेषयुक्त त्यांचा मद हरिन त्वरित यात संशय काही नसे मत्सराचे उन्मत्त वचन ऐकून दत्यदान व आनंद बंधून धूत पाठवी संतप्त मन मत्सर तक्षणे त्रिमूर्ती प्रती तूता सावधान मने जाऊन ब्रह्मादीना सांगवचन सर्व देवांसह दर्शन माझे घ्यावे अविलंबित अन्यथा मत्सर दैत्यराज करील शासन तुम्हा भयंकर दूत ऐकोनी निरोप तत्काल निघाला ब्रह्मादी देवांपरत अंधकनामा तो दैतंद्र जात मत्सराचा दुष्ट दूत ब्रह्मदेव निघाला विधाता सत्यलोकात भेटला नाही तयांसी सत्यनगरी शून्य पाहत तेव्हा तो वैकुंठी जात तेथेही सर्व शून्याकार असत म्हणून निघेला कैलासी तेथ देव ऋषी आनंदित एकत्र पाहता झाला विस्मित दूत शिवगणत्यांसी सभेत नेती तेव्हा अविलंबन अविलंबाने तयांसी आसनी बैसविला कैलास वैभवे तो विस्मित झाला आनंदमय धन्य झाला स्वचित्तात त्या समयी शंकरे विचारिता आगमन कारण महेशासी मानुनी तृण बळ गर्वित अंधक बोले वचन जैसे मत्सरे सांगितले सुरसत्तम सुरसत्तम ऐकावा मैसर राजाचा निरोप बरवा जगदीश्वर झालो देवनाथ नवा इंद्रासीमी जिंकून म्हणून माझ्या दर्शना यावे ब्रह्मा विष्णू रुद्रानी वंदावे अनुंगास अनुंगांसहित स्तवन करावे अनुंगांचं हित सहन करा येऊन माझ्या सभेत तुम्ही सर्वांनी आजची चलावे माझ्या सभे दर्शनार्थ यावे मत्सरासुरा तुष व्हावे जीविताशा जरा तुम्ही जीविताशा जरा तुम जीविताशा जरी तुम्ही जीविताशा जरी तुम्हा जीविताशा जीविताशा जरी तुम्हा अंधकाचे वचन ऐकत शिवतई क्रोधे प्रज्वलित मुखातून अग्नि ओकित म्हणे निर्भय दैत्यासी अरे पापिष्ठा काय बोलसी तृणासम मानुनी मजसी मीच वर दिला मत्सरासी जेणे विजयी तो झाला परी जर का क्रोध परिजर का क्रोध संयुक्त झालो द्वेषाने अपमानित तरी करी असुरांसहित भस्म त्या भस्म मत्सुरासुराचे त्या अरे असुराधमा तू दूत मूढा म्हणून तुझ सोडित मत्सराज्ञा काय मजप्रत शिवापुढे जंबुक काय करी जाऊन सांग मत्सरास माझ्या या सर्व वचनांचं आठवून स्मरी धर्मास नाही तर भस्मसात करीन मी शिवाचे वचन ऐकून अंधक परतून जात मत्सरासुरा ते कथित दैत्य सभेत सविस्तर सविस्तर कैलासाचे वैभव वर्णित ब्रह्मांडात ते अतुल असत अंधकाच्या वचने संतप्त विरोचनादी दैत्य म्हणती विरोचनादी अंधकाच्या वचने संतप्त विरोचनादी दैत्य म्हणती मत्सरेश्वरा स्वस्थका बसता आपुली आज्ञा आम्हा मिळता देवत्रयासी जिंकू क्षणन लागता आपुल्या कृपा प्रसादाने दैत्याचे वचन ऐकून मत्सर तेजोयुक्त बोले वचन आनंद आनंदवी त्या असुर कुमन आनंदवी त्या असुरा कुमन मदोन्मत्त होऊन या तप प्रभावे केले प्राप्त मी तेज महा अद्भुत तेथ शंभू वृथा गर्व तेथ शंभू वृथा गर्व करीत आपु आत्मसामर्थ्याचा जरी तो ब्रह्मांडाचे राज्य देत तपोहिनासी कोणाप्रत तरी जगदीश त्यासी मी मानित अन्यथा तो मज अमान्य म्हणून शंभूस जिंकीन तपतेजाच्या प्रभावे करून त्याचा दर्भ सारा हरपिन वृथाची मानी ब्रह्म स्वतःला वेदांतात ब्रह्म उक्त निर्विकल्प जे असत तेच जगदीश रूपे विलसत हे रहस्य मज ठावे सकाम कर्म करिता प्राप्त मनुजा होते सर्व ही जगात ब्रह्मार्पण करिता समस्त मुक्ती लाभे मानवाना सर्व काही कर्मे निर्मिले कर्मबले त्याचे पालन झाले कर्मयोगेच ते नष्ट झाले प्रभाव काय त्रिमूर्तींचा प्रभाव काय त्रिमूर्तीचा कर्मबळे मी निर्मित कर्मबळाने पालन करीत कर्मप्रभावे संहारित कर्माधीन सारे देव असुर मनुज जगात कर्माधीन सारे असत ऐशी दर्पोक्ती करून निघत कैलासा जावया तक्षणी विरोचन प्रमुखांसहित नाना शस्त्राधार नाना शस्त्रास्त्रधारायुक्त कैलासी जाऊन अवलंबित मारिले गणशिवाचे कैलाश लोकाचे द्वारपाल मत्सरे केले विवल तेव्हा ते पळाले अबळ भिन्न अंग त्यांचे शंकरा सन्निध ते जाती आपुली विवश स्थिती वर्णिती मत्सरास मत्सरासह दैत्य येती कैलाशी जिंकण्या महादेवा इति श्रीमदान्ते श्रीमन् मौद्गले महापुराणे प्रथमखण्डे वक्रतुण्डचरिते समागमो नाम एकोन एकोणत्रिंशोऽध्यायः समाप्तः गजाननार्पणमस्तु अध्याय एकोणतीसावा संपूर्ण